गावाला कसला ठाव ठिकाणा लागू न देता पाटलींबाई गाव सोडून निघून गेल्या आणि एकाएकी माग वावटळ उठल्यागत झाली गाव वावटळीत सापडलं आणि आता काय होईल आणि काय नाही याचा ठावच कुणाला लागेना झाला भुईची पडून राहिली धूळ गगनाला जाऊन भिडली पालापाचोळा उडत राहिला बाई निघून गेल्या त्याने अवचित असं गाव सोडलं आणि आबांच्या पोटात खड्डा पडला डोळ्याची झोप उडाली वाऱ्यानं पान हलावं तसे झोपेतनं दचकून जागे होऊ लागले कुणाला तरी बरोबर घेतल्याशिवाय ते कुठे बाहेर पडेनात दत्तू नायकाच्या जोडीला येताळा महार घरात झोपायला येऊ लागला एकाला जण वस्तीला येत होते पण दिवस माळून तिन्ही सांज झाली की शतपावली घातल्यागत आबा घरातल्या घरात हिंडू लागत कोणत्या वेळी काय घडेल हे काही सांगता येत नव्हतं चारही बाजूनी असं घेरल्यासारखं झालं होतं गावात तट पडले होते दुपऱ्या माजल्या होत्या हेवे दावे आणि भांडणं यांना ऊत आला होता डोंगरातले फरारी राजरोज गावात मुक्कामाला येत होते संगणमत चालू होतं काहीतरी शिजत होतं कानावर अनेक बातम्या येत होत्या काय चाललंय हे कळत होतं पण कळून त्याचा काही उपयोग नव्हता तन माजलं होतं पण त्याचा बिमोड करण्याची थमक कुणाजवळही नव्हती टारफुला तरारून उगवला होता पण तो कसा गाडावा हे कळत नव्हतं कुणाचाच आधार नसलेले आबा एकटे वावटळीत सापडले होते अगदी एकाकी झाले होते दिवस मावळला तिरी सांज झाली कडू सपडून अंधार पडला आबा अंगावर एक ढाबळी पांघरून शतपावली घालत उसरीवर फिरू लागले दत्तू नाईक आणि यताळ महार यांची वाट बघत राहिले डोळे दरवाजाकडे आणि कान पावलांच्या आवाजाकडे लागून राहिले नेहमीची वेळ टळून गेली आणि आबा फार अस्वस्थ होऊन गेले दोघांनाही लवकर वस्तीवर येण्यासाठी त्यांनी ताकीद दिली होती पण अजून दोघांपैकी एकाचाही पत्ता नव्हता बाहेर कुणाची पावलं वाजली की आबा थपकून उभे राहत होते दृष्टी दरवाजाकडे वळत होती गडत काळोख पडला तरी अजून कुणीच आलं नव्हतं आबा शतपावली घालत उसरीवर सारखे फिरत राहिले होते जीव कात्रीत सापडल्यासारखा झाला होता मन कावरं बावरं होऊन गेलं होतं वर केलेल्या एका गुडघ्याला हाताची मिठी घालून लक्ष्मीबाई बाहेर उसरीवर बसल्या होत्या अवघडलेली मान भिंतीला टेकून बाहेर दरवाजाकडेच बघत राहिल्या होत्या अजून कुणाचाच कसा पत्ता नाही एकदा खडसून ताकीद द्यावी आणखी कसली ताकीद द्यायची हल्ली रोज बजावतो मी त्यांना एवढ्यात दार वाजल्याचा आवाज झाला दोघांची दृष्टी बाहेर लागली काठी टेकत येता महारात आला त्याला बघून जीव भांड्यात पडल्यासारखा झाला आबाणी ढाबळीतला हात बाहेर काढला आणि हाताचं बोट त्याच्याकडे करत त्याने आवाज चढवून विचारलं का रे एवढा उशीर जी आबाणी पुन्हा दरडावलं अरे उशीर का केला एवढा न बोलता येताळा उभाच राहिला मान खाली घालून आणि हातातल्या काठीला दाडवण लावून तो भुईकडे बघत राहिला आणि आबा संतापले येताळावर तोंड सोडत ते म्हणाले लवकर येत चला म्हणून किती वेळा ताकीद दिली तुम्हाला तुकडा खाल्ल्याबरोबर इथं येऊन पडायला काय होतं इथं येऊन नुसतं पडायचंच असतं ना कोण घाण्याला जुमतं तुम्हाला आबांचा पारा असं चढू लागला अंग थरथरू लागलं तशा लक्ष्मीबाई येताळा म्हणाल्या बाबा जरा लवकर येत चल तिथं बसायचं ते इथं येऊन बसायचं आबाने तोंड आवरलं आणि एर झरा घालू लागले तसा येताळा खाली बसला हनुवटी छातीला लावून आणि पायाचा तिडा घालून तो आपला गुणागुमान बसून राहिला मध्येच आबाने विचारलं अजून नाईक कसा आला नाही मान वर करत येताळ बोलला घरात जेवत बसला असेल त्याच्या या सहज बोलण्यानं आबांचा संताप आला अंगावर खेचल्यागत करून ते म्हणाले काय दोन चार तास लागतात काय रे जेवायला अजून का आला नाही तर म्हणे घरात जेवत बसला असेल हा पुन्हा एरजरा घालत राहिले वस्तीला यायचं तर रोज ह्यांना असा उशीर का होतो हे त्यांना कळत नव्हतं ताकीद देऊनही ते वेळ लावत होते रोज किती सांगायचं आणि मनात आलं मुद्दाम वेळ तर लावत नसतील काय सांगता येतं त्यांचं कुणावर विश्वासच राहिला नव्हता कुणाचं मन कसं आहे कुणास ठाऊक त्याचा ठाव कुणाला लागत आहे कुणाच्या मनात काय शिरता येतं आबांच्या मनात असं पाप आलं शिरू नये ते मनात शिरलं कली आत घुसला आणि थैमान घालू लागला नको नको ते विचार सुरू झाले बाहेर काळोख दाटला होता आणि जग सारं काळं दिसत होतं सगळीकडेच अंधार पसरला भिंतीला टेकून बसल्या लक्ष्मीबाई मध्येच म्हणाल्या आता असं उगीच किती फिरायचं कंटाळ नाही का आला पायांना हबा उभे राहिले खरंच पाय भरून आले होते अंगात त्राण राहिलं नव्हतं आणि पायातलं बळ गेलं होतं भिंतीच्या तक्क्याशी लागून ते खाली बसले आणि येताळाकडे बघत म्हणाले वेताळा जी का गप एक तारीख घ्या हातात आज्ञा झाली आणि पायात तिडा घालून बसला येताळा उठला त्यानं बाजूची एकतारी हातात घेतली येताळा अलकट पालकट घालून एकतारीचा भोपळा मांडीवर घेऊन बसला डोळे मिटून पाठ मागे भिंतीला टेकून आणि एक दोनदा गळ्यातल्या गळ्यातच खरखरल्यासारखं करून तो तार छेडू लागला आणि तोंडाला गुणगुणू लागला नीट सूर लावला आणि गवळण सुरू झाली येताच सारा अंग डोलू लागलं आबाही बसल्या बसल्या डोळे मिटवून मान हलवू लागले चित्त कुठंतरी एकरूप होऊन गेलं एकाएकी आबांची मान हलायची थांबली डोळे उघडले काठीचा आवाज जवळ आला नाही खाला वाटतं दत्तू नाईक आत आला आणि तो समोर येऊन उभा राहिला तसे आबा झपाट्याने म्हणाले अरे रोज काय बजावतोय मी तुम्हाला आबांचा आवाज असा वर आढ्याला जाऊन भिडला वरची कौला हदरली आणि एकाएकी एकतारी बंद झाली तोंडातली गवळण तोंडात ठेवून येताळाही मान वर करून बसून राहिला आणि हनुवटी खाली काठी धरून नाईकी आला तसा उभा राहिला भडकलेला राग आवरून आबा त्याच्याकडे बघत राहिले रदबदली केल्यागत लक्ष्मीबाईच बोलल्या बाबानो दिवस फार कठीण आलेत कुणी नसलं म्हणजे जीव घाबरा होतो जरा लवकर येत चला काठीवर टेकलं दाडवाण उचलून दत्तू एकदा खाकरला आणि दोन पावलं जवळ येऊन बोलला घरातनं निघायचं तसं लवकर निघालतो आबा त्याच्या तोंडाकडे बघत राहिले सळीला टांगलेल्या कंदिलाचा उजेड त्याच्या तोंडावर पडला होता कावऱ्या बावऱ्या दिसणाऱ्या त्याच्या तोंडाकडे बघत आबाने विचारलं घरातनं लवकर निघाला होता आणि मग उशीर कशानं झाला दत्तू एक तारवटल्या डोळ्यांनीच बघत राहिला होता त्याने पुन्हा एकदा खाकरा काढला एक हात वर करून कपाळावरचा घाम निरपला आणि बोलायला म्हणून त्यानं तोंड उघडलं शब्द आतल्या आत घुटमळले आणि तोंड उघडून तो नुसता बघतच राहिला तो असा बघत राहिला आणि बसल्या जागी आबांचा थरकाप उडाला नीट त्यांच्या त्याच्या तोंडाकडे बघत त्याने विचारलं काय दत्तू कशाला दत्तू आणि काय असं म्हणून तो खाली बघत राहिला हातातल्या काठीवर एका हाताचा कोपरा टेकवून गप्पच राहिला आबा कासावीस होऊन गेले बसल्या जागी चुळबुळ करून म्हणाले काय झालं बाबा सांग घडा घडा आणखी दोन पावलं जवळ सरकून दत्तू जोत्याला टेकून उभा राहिला काय भानगड आहे कळे ना बसली जागा सोडून आबाही जरा पुढे सरकले हळू आवाजात त्याने विचारलं काय झालं तोंड उघडून नाईक म्हणाला इकडं याला म्हणून घरातनं निघालो आणि ना ध्यानी ना मनी मी आपला खाली बघून या लागल्यालो आमच्या घराच्या बोळातनं बाहेर आलो असं म्हणून नाईक तोंडाकडे बघू लागला आबांची छाती धडधडू लागली मध्येच थांब अशा हातानं खून करून ते येताळा म्हणालाय आता दार का उघड ठेवलंय जी म्हणून येताळा उठला आणि आबाने म्हणाले आडनाही घाल येताळा दाराकडे गेला आणि दार पुढं न करता थपकूनच उभा राहिला सगळेच त्याच्याकडे बघत राहिले येताळा मागं फिरला आणि जोत्याजवळ येऊन म्हणाला कोणतरी बाहेर उभं राहिले जी काळजाचं पाणीच झालं दत्तू नायकाचे पायही लटलट हलू लागले सगळेच एकमेकांकडे बघत राहिले कुणाच्याच तोंडातनं शब्द उमटेना झाला एवढ्यात पावलं जवळ आली काठ्या वाजत आत आल्या आबांचं काळी धडधडू लागलं भुसभुशी जागेत खोरं मारल्यागत त्यांच्या पोटता पोट खड्डा पडला लगबगीनं दत्तू बाजूला झाला लांब जाऊन उभा राहिला येताही मागच्या पायानं मागे सरकला वाटेतल्या एकतारीवर पाय देऊन पलीकडे गेला झुडपात धरलेल्या सशागत अंगावरची ढाबळी तोंडाजवळ धरत आबा टुकू बघत राहिले दाजीबा गायकवाड आणि लोहाराचा बाळू हातातल्या काठ्या आपटतच आत आले थेट जोत्याजवळ येऊन उभे राहिले बाण रोखावा तशी नजर रोखून दाजीबा असा समोर येऊन उभा राहिला आणि हातात कोंडून धरला श्वास तोंडानं सोडत आबाने विचारलं काय दाजीबा काय न केल्यात दाजीबानं एक खाकरा काढला आणि तिथं जोत्याजवळ थूक टाकून बोलला आलोय सज येडबडलेले आबा तोंडाकडे बघत राहिले आणि पालती मूठ मिशीवरनं फिरवत हसल्यागात करून दाजीबानं विचारलं हे येऊन हे काय तुमच्या घरला आबा चुळबुळले आणि अंगावरची ढाबळी सारत ते त्यांच्या तोंडाकडे बघतच राहिले दाजीबानं मान फिरवून आजूबाजूला नजर टाकली येताळा अंधारात एका कोपऱ्यात उभा होता एक तारी उभी करून ठेवावी तसा न हलता उभा राहिला होता दत्तू लांब दाराकडे सरकला होता नजरानजर झाली आणि दाजीबानं विचारलं काय असं उभा राहिला सा धरून आणल्या गज वाचा गेल्यागत कुणीच काहीच बोललं नाही आणि मग हातातली काठी एक वार जोतेच्या दगडाला बडवून त्यांनाच विचारलं काय पंथ या बसा म्हणायचा रिवाज नाही जणू आबांना जरा बळ आलं तोंडावर हसू आणून आणि ढाबळीतल्या ढाबळीतच हात पसरून ते म्हणाले त्यात म्हणायचं आणखी काय दाजीबा कुणा परक्याचं का घर आहे आपलं मानून यायचं बरं ते सोडा असं म्हणून एक हात तोंडाजवळ आणून त्याने विचारलं अंगावर ढाबळी का अशी कांबरली या काही नाही जरा कणकण मग जोत्यावर ढुंगण टेकून दाजीबा सप्पाई बसला आणि शेजारी उभ्या असल्या लोहाराच्या बाळूला म्हणाला बाळ्या हुबा का रे टेक ढुंगण गावात कुठं भेट झाली तर आजबीनं पायाखालची वाट सोडून मुजरा करणारा लोहाळाचा बाळू न कचवसता जोत्यावर ढुंगण टेकून सप्पाई बसला त्यानं मान फिरवून आबांच्याकडे बघितलं सुद्धा नाही असले पंत त्याच्या खिसगणितीत नव्हते एखाद्या तालेवारासारखा तो बसून राहिला ढुंगण पंताकडं आणि तोंड दाजीबाकडं करून बसला आणि मग हातातली काठी खालच्या फरशीवर आपल्या दाजीबानं विचारलं हो एकाला दोघ जण संधी कशाला गोळा केल्यात पंथ येतात वस्तीला सोबतीला बोलावले ए असं विचारून दाजीबानं हातातली काठी वरच्या जोत्यावर आटप आपटली आणि आबांचं अंग थरथर कापू लागलं त्याच्या हातातल्या काठीचं टोक त्यांच्यापासून लांब नव्हतं हात दोन हात अंतरावर तो काठी आपटत होता आबा लटलट कापू लागले आणि अंगावरची ढबळी सुद्धा हलू लागली रोखून बघत दाजीबा एकवार हसला आणि म्हणाला पंत घाबरला असा का हो तोंड पसरून आबा बघत राहिले आणि हातातली काठी बाजूला ठेवत तो म्हणाला घाबरायचं काय कारण कोण खातंय का गिरतंय तुम्हाला असं विचारून तो म्हणाला हे बघा पण फक्त एक दोन गोष्टी विचारायला आलोय मी विचारा बाई तर गाव सोडून गेली गेल्या का गेली आबा थोडके विचारात पडले काय सांगावं असा प्रश्न पडला आणि मान वर करून ते म्हणाले आता कोण आहे त्यांचं इथं आपल्या माणसात जाऊन पडावं म्हणून गेल्या अव मग चोरागत न सांगता सवरताच का पळाली भल्या पाटलाच उठून का गेली बाप पुन्हा भोऱ्यात अडकले जीव गटांगड्या खाऊ लागला आणि दाजीबाच म्हणाला अहो पंथ तुम्ही बी सांगाय डरता होई मी सांगतो ऐका गावात राहायचं भ्या वाटलं म्हणून पळाली असल तसही असेल अशेर आणि गोडेल काय म्हणता तसंच हाय अहो पर तिला एवढं भ्याचं काय कारण कारण उघड होतं पण ते तोंडानं बोलून दाखवता येत नव्हतं काय बोलावं याचा आबाना पेच पडला मान खाली करून ते बसून राहिले आणि दाजीबा म्हणाला अहो तिला भावाचं पोरग दत्त घ्यायचं आहे मग हित राहणार कशी काय खरं का नाही खरंच म्हणायचं अजून म्हणायचं आणि काय असं विचारून दाजीबा म्हणाला गत्यंतरच नव्हतं मान हलवून आबा म्हणाले खरंच आहे आणि भाडकन दाजीबा बोलला काय खरं आहे आम्ही मेलोय होय तोंडावर नजर रोखून तो बोलत राहिला आणि मिशीवर हाताची मूठ फिरवत म्हणाला गावानं काय काकणं भरल्यात काय कुळागरमी करणे एवढा जवळचा भाऊ बन सोडून ही बया भावाचा पोरगा दत्तक घेते होय आम्ही बरं घेऊ देऊ त्या दत्तक पोराला घेऊन जलंबर तिकडच राहणार असली तर गोष्ट निराळी काय तिकडं राहून कसं चालेल चालेल का छे ते कसं कवा तरी यायलाच पाहिजे ना व आलंच पाहिजे असं कसा बोलला त्यानं अशा आबांची तारीफ केली आणि लगेच मान पुढे झुकून सवाल केला मग आता सांगा तुम्ही बाईला काय फुस दिली आबाने आपले दोन्ही हात ढबळीतनं बाहेर काढले आणि समोरच्या दिव्याकडे बोट करून ते म्हणाले दाजीबा तुम्हाला खोटं वाटेल पण समोर दिवा आहे एका शब्दाने मी काही सांगितलेलं नाही ऐक बाया असं लोहारला म्हणून दाजीबानं आबांना विचारलं तुमची काय फुसबीज नाही म्हणता छे छे तसं काही नाही ऐक बाळ्या कसं हाय बोलणं आता मात्र आबांना पेच पडला त्यांनी कोणती फूस दिली नव्हती हे खरं होतं पण दाजीबाला ते पटत नव्हतं कसं सांगावं हे आबांनाही कळेना आणि दाजीबाज म्हणाला काय सांगता पण तुम्ही तुमच्या शब्दाबाहेर आहेत वय त्या बरं ते सोडा असं म्हणून दाजीबाने एक डोळा बारीक केला मान थोडी पुढे झुकवली आणि हळू आवाजात विचारलं बाई भावाच्या पोराला दत्तक घेणार आहे हे तर खरं का टाळ्या तंबीट चिकटल्यागत आबांची जीभ आतल्या आत चिकटून बसली आणि दाजीबाचा आवाज चढवून बोलला घुटमळू नका पण तुम्ही काय खरं असेल ते सांगा की घडा घडा खरं का खोटं असं ऐकतो बरं मग एक करतास हा काय छातीला एक हात लावून दाजीबा म्हणाला जाऊन सांगा तिला म्हणाव आम्ही जीवावर उदारच झालोय हात डाबळीत घेऊन आबा गप्प बसून राहिले पावसात भिजल्या बकऱ्यागत काकडू लागले आणि हातात काठी घेऊन दाजीबा म्हणाला पंत तुम्ही बोलला तर काम होतंय ह्यात मोडता घालाय पाहिजे बघा बघा तुम्ही सांगितल्यावर कुठवर ऐकत नाही ती बाई काय बाळ्या तापलेल्या लोखंडावर खण घालावा तसा बाळू म्हणाला तर ऐकायला पाहिजे काय पंथ काय म्हणतोय बाळ्या आणि लगेच बाळ्या पुन्हा म्हणाला पंतांनी नुसतं मनावर घ्याय पाहिजे आणि दाजीबा म्हणाला ऐका पंत पंत ऐकतच राहिले होते भलती जोखीम त्यांच्या अंगावर आली होती आणि एक डोळा बारीक करून दाजीबा म्हणाला पंथ आजवर तुम्ही काय सल्ला दिला आणि काय संगणमत चालवलंय ते सारा आम्हाला ठावा आहे अजून अजून चुकी सुधारा आणि काय करता ते चार दिवसात माझ्या कानावर घाला नाहीतर यो दाजीबा दाजीबा नव उठबाळ्या असं म्हणून तो उठून उभा राहिला बाळूही जागचा हल्ला आणि काट्या आपल्या दोघंही बाहेर पडले दार पुढं करून गडबडीनं नाईक जवळ येऊन म्हणाला पंथ गल्लीत आणि दोन चौघन जण कुणीतरी उभा आहेत तोंडाला खीळ बसल्या सगळेजण गप्प बसून राहिले लांब असलेल्या लक्ष्मीबाई पावलांचा आवाज न करता जवळ आल्या आणि त्याही खाली बसून गप्पच झाल्या लांब एका कोपऱ्यात उभा राहिला येताळा वाटेतल्या एक तालेला न ठेचाळता कसला आवाज न करता जो त्याला येऊन चिकटला खाली बघून म्हणाला जरा नरबाईनच बोलला ते बरं झालं जी चांगल्या मनानं काय आला म्हण नव्हता बघा तो दत्तू म्हणाला असं का करता गल्लीत चांगलं चौघजण हुबं होतं ना गोंगड्याच्या खोळ्या अंगावर घेतल्या होत्या हत्यारी माणसंच होती ती यावर कुणाला काही बोलणं सुचलं नाही सगळेच एके जागी गोळा होऊन आले होते पण सगळ्यांचीच तोंड गेल्यागत झाली होती मध्येच आबांना आठवण झाली आणि एक उसासा सोडून ते दत्तूला म्हणाले तू काय सांगत होतास बाबा मगाशी चिमणी ओढ तोंड करून दत्तू सांगू लागला चार टोललं खाल्लं पंत आजमी जो त्याला चिकटलेला येताळा गुडघ्यात पाय मोडल्यागत मटकन खाली बसला दोन पायावर खाली बसून तो वर बघू लागला अबांच्याही अंगावर काटा उभा राहिला एका हातानं गळ्याजवळ पदर धरून बसलेल्या लक्ष्मीबाई मान वर करून बघतच राहिल्या आणि हळू आवाजात दत्तू सांगू लागला